लबाड आणि नीच इंग्रजांना त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीला जेवढं छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं तेवढं भारतात कुणीच ओळखलं नव्हतं विशेष म्हणजे इंग्रजांनीही शिवाजी महाराज ही काय चीज आहे हे पुरतं ओळखलं होतं इंग्रज जेवढे महाराजांना घाबरायचे तेवढे ते भारतातल्या कुणालाच घाबरत नव्हते शिवाजी महाराजांविरुद्ध अगोदरपणा केल्याची भयंकर सजा राजापूरकर इंग्रजांना महाराजांनी दिली होती तसं पाहिलं तर महाराजांचे राजापूरकर इंग्रजांवर फार मोठे उपकार होते पण त्या कृतज्ञ आणि विश्वासघातकी इंग्रजांनी महाराजांच्या उपकाराची जाण ठेवली नाही महाराज पन्हाळगडावर सिद्धी जोहरच्या वेळ्यात अडकले होते अशा वेळी हरामखोर हेनरी रिविंग्टननं सिद्धी जोहरला आपल्या इंग्रजी तोफा भाड्यानं दिल्या महाराज ह्या वेड्यातून सुटणार नाही अशी खात्री असणाऱ्या हेनरी टेविंग्टननं आणखीन उद्दामपणा केला तो आपल्या इंग्रजी तोफांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतः जातीनं पन्हाळगडाच्या वेड्याभोवती हजर होता आपला युनियन जॅक फडकवत इंग्रजी तोफांवरून तो दनादन पन्हाळगडावर तोपगोळे दागत होता महाराजांना इंग्रजांचा भयंकर राग आला होता पन्हाळगडाच्या वेड्यातून सुटल्यानंतर डिसेंबर सोळाशे एकसष्ट साली महाराजांनी राजापूरची इंग्रजी वखार अगदी कुदळी लावून खणली सुतळीचा तोडाही माग शिल्लक ठेवला नाही हरामखोर हेनरी रिविंग्टनला आणि आणखीन तीन साथीदारांना पकडून सुमारे दोन अडीच वर्ष कैदेत दांबून ठेवलं होतं यानंतर मात्र महाराजांचं नुसतं नाव जरी काढलं तरी सारे इंग्रज चळाचळा कापायचे इंग्रज आणि स्वराज्यातला कटुपणा बरीच वर्ष राहिला पण इंग्रज सतत महाराजांशी सलोखा साधण्याचा प्रयत्न करीत होते आपले वकील वारंवार पाठवून व्यापारी संबंध प्रस्थापित करण्यासाठी महाराजांना विनंत्या करीत होते सोळाशे सत्तरच्या दशकात महाराजांनाही मग इंग्रजांची गरज वाटू लागली होती जरी लबाड असले तरी इंग्रज उत्कृष्ट व्यापारी होते स्वराज्याला लागणारा बराच माल इंग्रजांकडून खरेदी करणं तुलनेनं स्वस्त पडत होतं म्हणून महाराजांनी इंग्रजांशी सलोखा साधण्यासाठी सोळाशे बहात्तर साली राजापूरच्या वखारीच्या लुटीबद्दल इंग्रजांना नऊ हजार रुपये मोबदला दिला आणि मग इंग्रजांशी सलोखा केला इंग्रजांना नऊ हजार रुपये द्यावे लागले ह्याबद्दल महाराजांच्या मनात रोष होता मग महाराजांनी इंग्रजांना अद्दल घडवायचं ठरवलं पण महाराजांनी ह्या लबाड इंग्रजी व्यापाऱ्यांना त्यांच्याच व्यापारात फसवायचं असं ठरवलं त्यावेळी मुंबईच्या इंग्रजांच्या धातूच्या वखारीत खूप सारं तांब पडून होतं एवढ्या मोठ्या मालाला त्यांना लवकर गिराईक सापडत नव्हतं माल विकण्याची इंग्रजांना घाई होती आणि स्वराज्याला तांब्याची अतिशय जास्त गरज होती महाराजांच्या हेरांनी ही बातमी महाराजांना कळवली की मुंबईकर इंग्रजांकडं खूप सारं तांब पडून आहे आणि त्यांच्या मालाला गिराईक नाही मग महाराजांनी आपली माणसं पाठवून इंग्रजांच्या वखारीत असणाऱ्या पूर्ण तांब्याचा चांगलीच घासाघीस करून एक भाव ठरवला आणि सर्व तांब आपल्या ताब्यात घेतलं पण त्यांना रोख पैसे दिले नाहीत इंग्रजांना पैशाच्या ऐवजी महाराजांनी एक हुंडी लिहून दिली पण ती हुंडी महाराजांच्या गोवळ कोंड्यातल्या कार्यालयातली होती हुंडी म्हणजे प्रॉमिसरी नोट एवढा सारा पडून राहिलेला माल एकदम खपला म्हणून इंग्रज खुश होते नफा त्यांना काही अतिप्रमाणात झाला नव्हता तरीही मोठं गिराईक मिळत नसल्यानं हैराण झालेल्या इंग्रजांना हा फार मोठा दिलासा होता व्यवहारातली रक्कम बरीच मोठी होती मग मुंबईच्या इंग्रजांनी ती हुंडी वटवण्यासाठी गोवळकोंड्याला पाठवायचं ठरवलं पण इंग्रजी कुरिअर फक्त सुरतेवरूनच गोवळकोंड्याला जायचा मग मुंबईच्या इंग्रजांनी ती हुंडी म्हणजे तो कागद मुंबईवरनं सुरतेला पाठवला सुरतेच्या इंग्रजी अधिकाऱ्यांनी एक कुरिअर म्हणजे एक माणूस हुंडी घेऊन गोवळकोंड्याला पाठवला गोवळकोंड्यात खरोखर महाराजांचं एक कार्यालय होतं गोवळकोंड्यातून महाराजांना नियमित खंडणी मिळायची तसेच गोवळकोंड्याशी महाराजांचा मोठा व्यापारही होता त्या कार्यालयात ब्रिटिश कुरिअर पोहोचला तिथल्या कारकुनाला हुंडी दाखवून ब्रिटिशानं पैसे मागितले त्या कारकुनानं ती हुंडी पाहिली आणि तो म्हणाला ही हुंडी बरोबर आहे पण मला मात्र पैसे देण्याचा अधिकार नाही तो ब्रिटिश कुरिअर गोंधळला त्यानं विचारलं मग कोणाला आहे हे पैसे अदा करण्याचा अधिकार प्रल्हाद निराजींना आहे मराठी कारकुनानं उत्तर दिलं ब्रिटिश कुरिअरनं विचारलं कधी येतील प्रल्हाद निराजी त्याचं काय आहे की ते सध्या रायगडावर गेले आहेत दोन तीन महिने तरी नक्कीच लागतील आणि त्यांच्याशिवाय पैसे अदा करण्याचा कुणालाच अधिकार नाही आता दोन तीन महिने थांबण्या इतका वेळ त्या इंग्रजी कुरिअरकडे नव्हता त्या इंग्रजी कुरिअरनं आपल्या पत्रावर काही शेरा मारला आणि तो परत सुरतेला गेला सुरतेच्या इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यावर वृत्तांत लिहून ती हुंडी परत मुंबईला पाठवली शिवाजी महाराजांकडनं पैसे काढणं म्हणजे सोपी गोष्ट नाही असा अंदाज मुंबईकर इंग्रजांना प्रथम आला मग त्यांनी नारायण शेणवी नावाच्या अतिशय चतुर आणि गोड बोलणाऱ्या दुभाषाला आपला प्रतिनिधी म्हणून रायगडावर पाठवलं हा नारायण शेणवी रायगडावर बऱ्याच वेळा आला होता रायगडावरून प्रल्हाद निराजीकडून किंवा तिथल्या अमात्याकडून पैसे घेऊन येण्यासाठी इंग्रजांनी सांगितलं साधारणत एक आठवड्याचा लांबलचक प्रवास करून नारायण शेणवी रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचाड गावात पोहोचला त्यानं गडावर आपण इंग्रजांकडून आलो आहोत असा निरोप पाठवला तसंच आपल्याला महाराजांची भेट घ्यायची आहे असाही निरोप पाठवला मग गडावरून निरोप आला की महाराज गडावर नाहीयेत आणि परत कधी येतील ते सांगता येणार नाही त्यामुळे तुम्ही रायगडावर न आलेच बरं मग नारायण शेणवीनं निदान अमात्य मोरोपंतांनी तरी आपल्याला भेट द्यावी असा परत निरोप पाठवला नारायण शेणवीच्या त्या विनंतीला गडावरून मोरोपंतांकडून असा उत्तर आलं की सध्या मी फार कामात आहे माझं काम आटोपलं की मी तुम्हाला लवकरच बोलावून घेतो मग त्यानंतर दोन महिन्यानंतर मोरोपंतांना सवड मिळाली आणि त्यांनी नारायण शेणवीला रायगडावर बोलवलं मोठ्या प्रेमानं मोरोपंतांनी नारायण शेणवीचा सत्कार केला गोड बोलून विचारपूस केली पण पैशांचं नावच काढलं नाही मग नारायण शेणवीनंच विषय काढला तेव्हा मोरोपंत अतिशय प्रेमळ शब्दात म्हणाले हे बघा प्रल्हाद निराजी तर आत्ताच आठ दिवसांपूर्वी गोवळकोंड्याला गेले नारायण शेणवी आता वैतागला होता अहो पंत आता परत आम्हाला गोवळकोंड्याला पाठवू नका हो ते काय आहे ते इथंच मिटून टाका ना मोरोपंत अतिशय गोड स्वरात म्हणाले त्याचं काय आहे इथं रायगडावर बिलकुल पैसे नाही अहो म्हणून तर आम्ही तुम्हाला गोवळकोंड्याची हुंडी लिहून दिली आमच्यामुळं तुम्हाला इतका त्रास सहन करावा लागला त्याबद्दल मी दिलगीर आहे अहो इंग्रज आमचे अतिशय घनिष्ठ मित्र आहे आम्हाला त्यांच्याबद्दल खूप आदर आणि प्रेम आहे आपण असं करूया मी तुम्हाला अलिबागचं पत्र देतो अलिबागच्या स्वराज्याच्या वखारीत नारळ भात आणि सुपारी जमा होत तुम्हाला जेवढे पैसे द्यायचे त्या किमतीची नारळ भात आणि सुपारी तुम्ही जर उचलली तर बरं होईल एवढं एकच काम मी तुमच्यासाठी करू शकतो बघा जमतंय का नारायण शेनवी गोंधळला त्याला पैशांव्यतिरिक्त दुसरं काहीही घेण्याची अथॉरिटी इंग्रजांकडून नव्हती नारायण शेणवी म्हणाला पैशांशिवाय दुसरं काही स्वीकार करायची अथॉरिटी मला नाहीये पण तशी परवानगी घ्यायची असेल तर मला पुन्हा मुंबईला जावं लागेल यावर मोगरोपंत हसून म्हणाले अहो मग जा की मुंबईला आणि सावकाश परत या तुमचे पैसे कुठेही जाणार नाही मोरोपंतांचे शब्द जणू मधात भिजलेले होते यावर आपले रिकामे हात हलवीत तोंड वाकडं करून नारायण शेनवी मुंबईला आला आणि त्यानं मोरोपंतांचा निरोप इंग्रजी अधिकाऱ्यांना सांगितला हे प्रकरण आता अवघड झालंय हे मुंबईकरांच्या लक्षात आलं होतं तिथला अधिकारी म्हणाला हे मराठे आपल्याला गोवळकोंडा अलिबाग रायगड करीत सगळ्या भारतात फिरवतील आणि जर आपण यांचा नारळ भात सुपारी घ्यायचा प्रस्ताव स्वीकारला तर आपण अलिबागला जायच्या अगोदरच तिथल्या वघारीतला माल हे दुसऱ्याच कोणाला तरी विकून टाकतील फार लबाड दिसतात हे मराठे आता अलिबाग वगैरे काय नाही नारायण तुम्ही माझा ऐका मी तुमच्याबरोबर एक अतिशय हुशार असा इंग्रजी अधिकारी फ्रान्सिस देतो तुम्ही दोघं रायगडावर जा महाराज तिथं चार दिवसांपूर्वीच आले आहे असा आमच्या गुप्तहेरांचा निरोप आहे आणि पैसे घेतल्याशिवाय तुम्ही दोघंही आता परत येऊ नका परत लांबलचक प्रवास करीत फ्रान्सिस आणि नारायण शेनवी पाचाडला पोहोचले पाचाडला पोहोचल्यानंतर त्यांनी गडावर महाराजांकडे भेटीसाठी निरोप पाठवला राजांनी उत्तर दिलं सध्या खूप कामं आहेत मी तुम्हाला सवड मिळताच गडावर बोलवतो यानंतर राजांना दीड महिन्यानंतरच सवड मिळाली नारायण शेनवी आणि फ्रान्सिस गडावर गेले महाराजांनी त्यांचं मोठ्या प्रेमानं स्वागत केलं महाराज म्हणाले इंग्रज आमचे फार घनिष्ठ मित्र आहेत आम्हाला त्यांच्याबद्दल फार प्रेम आणि आदर आहे फ्रान्सिस म्हणाला महाराज तेवढे आमचे पैसे देऊन टाका ना महाराज म्हणाले तीच तर अडचण आहे रायगडावर रोख रक्कमच नाही मोरोपंतांनी तुम्हाला भात नारळ आणि सुपारी घेण्याचा चांगला उपाय सुचवला होता आता पण तुम्ही त्यालाही नाही म्हणताय म्हणजे बर मी आता एक तुम्हाला उपाय सुचवतो आता महाराज उपाय सुचवतात हे महाराजांचे शब्द ऐकून नारायण शेणवी आणि फ्रान्सिस दोघांच्याही पोटात गोळे येऊन त्यांचे घसे चुकले आतापर्यंत दोघही भयंकर वैतागले होते पण ऐकणं भागच होतं महाराज म्हणाले एक काम करा मी तुम्हाला पैशांच्या ऐवजी सोनं किंवा चांदी देतो आता पैशांऐवजी सोनं चांदी स्वीकारायची अथॉरिटी या दोघांकडेही नव्हती ते म्हणाले महाराज तशी अथॉरिटी आमच्याकडे नाहीये आम्हाला परवानगी घेण्यासाठी पुन्हा मुंबईला जावं लागेल महाराज अतिशय शांतपणे म्हणाले मग हरकत नाही तुम्ही सावकाशपणे परवानगी घेऊन या इंग्रज आमचे घनिष्ठ मित्र आहेत आम्हाला त्यांच्याबद्दल अतिशय आदर आणि प्रेम आहे आणि महाराज निघून गेले फ्रान्सिस आणि नारायण शेनवी दोघही हात हलवीत परत मुंबईला आले महाराजांसोबत तांब्याचा व्यवहार होऊन जवळपास सव्वा ते दीड वर्ष उलटून गेलं होतं इंग्रजी व्यापाऱ्यांनी कर्ज काढून तांबं खरेदी केलं होतं त्यांचं व्याजावर व्याज वाढत चाललेलं होतं पैसे मिळण्यासाठी त्यांच्याकडून दबाव वाढत होता मग मुंबईच्या इंग्रजांनी फ्रान्सिस आणि नारायण शेनवीला सगळी अथॉरिटी दिली आणि आता मात्र तुम्ही रिकामे हात हलवीत परत मुंबईला येऊ नका असं बजावून सांगितलं पुन्हा नारायण शेनवी आणि फ्रान्सिस मुंबईवरनं पायपीट करीत पाचाडकडे गेले पाचाडला पोहोचल्यानंतर त्यांनी महाराजांकडे निरोप पाठवला महाराजांनी पुन्हा महिना दोन महिने त्यांना गडाच्या पायथ्याशीच थांबवलं आणि मग एके दिवशी त्यांना गडावर बोलवलं दोघं मोठ्या अदबीनं महाराजांसमोर उभे राहिले महाराजांनी त्यांना म्हटलं मग काय ठरलं तुमचं सोनं घेणार की चांदी घेणार काहीही चालेल महाराज दोघं एकदम काकुळतीला येऊन बोलले महाराजांनी मोरोपंताकडे बघत म्हटलं ठीक आहे मोरोपंत यांच्याकडून सगळे पैसे चांदीच्या रूपात रोख मिळाले असं लिहून घ्या आणि यांना चांदी मोजून द्या आता महाराजांचे हे शब्द ऐकून त्या दोघांचेही चेहरे फुलले गेल्या वर्षा दीड वर्षात त्यांना फारच त्रास सहन करावा लागला होता मोरोपंतांनी मग त्या दोघांकडून दस्त लिहून घेतले हुंडी ताब्यात घेतली मग मोरोपंत त्या दोघांना घेऊन जामदार खाण्यात गेले इथला कारागीर तराजू घेऊन चांदी मोजायला तयार होता तेवढ्यात मोरोपंतांनी त्यांना अडवलं आणि मोरोपंत अचानक त्या दोघांना म्हणाले हे बघा रायगडावर चांदीचा भाव अठ्ठावीस रुपये शेअर चालू आहे बघा हा नारायण शेणवी आणि फ्रान्सिस दोघही तो भाव ऐकून चपापले पण अमात्य सगळीकडे चांदीचा भाव वीस रुपये शेअर इतकाच आहे अचानक एवढी भाववाढ म्हणजे आम्हाला परवडायचं कसं मोरोपंत शांतपणे म्हणाले हे बघा रायगडावरचे भाव एवढेच आहेत तुम्ही कुठेही विचारा आणि इथं तर चांदीची इतकी मारामार आहे की सारखे चांदीचे भाव वाढतात जर तुम्ही उद्या आलात तर कदाचित चांदीचा भाव तीस रुपये शेअरही होईल अहो फार महागाई चालू आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी चांदी देतो नाहीतर तुम्ही सावकाशपणे मुंबईला जाऊन या भावानं चांदी घेऊ का असं विचारून येऊ शकता नारायण शेणवी आणि फ्रान्सिस दोघांनी एकमेकांच्या तोंडाकडे पाहिलं निमूटपणे त्यांनी अठ्ठावीस रुपये शेरानं चांदी विकत घेतली आणि ते परत मुंबईकडे निघाले इंग्रज ह्या व्यवहाराबाबत लिहितात धूर्त शिवाजीनं आम्हाला गोड बोलून हातोहात फसवलं कंपनीच्या भारतातील व्यापाराच्या इतिहासात पहिल्यांदाच कंपनीला व्यापारात एवढा मोठा घाटा झाला कंपनीच्या पदरचे पंचवीस टक्के रुपये या व्यवहारात खर्ची पडले या व्यवहारातून महाराजांनी इंग्रजांना राजापूर लुटीबद्दल दिलेल्या भरपाईचे पैसे अगदी व्याजासगट वसूल केले होते मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद